บุ๊กทู ยี่สิบเอ็ด गप्पा एकवीस การสนทนาสอง एकवीस गप्पा คุณมาจากไหนคะ आपण कुठून आला आहात आपण कुठून आला आहात มาจากบาเซลค่ะ बाझेलहून बाझेलहून บาเซลอยู่ในประเทศสวิตเซอร์แลนด์ बाझेल स्वित्झर्लंडमध्ये आहे बाझेल स्वित्झर्लंडमध्ये आहे ดิฉันขอแนะนำให้คุณรู้จักกับคุณมิลเลอร์ได้ไหมคะ मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो मी आपल्याला श्रीमान म्युलर यांची ओळख करून देतो เขาเป็นคนต่างชาติ ते विदेशी आहेत ते विदेशी आहेत เขาพูดได้หลายภาษา ते अनेक भाषा बोलू शकतात ते अनेक भाषा बोलू शकतात คุณมาที่นี่ครั้งแรกใช่ไหมคะ आपण इथे प्रथमच आला आहात का आपण इथे प्रथमच आला आहात का ไม่ใช่ ดิฉันเคยมาที่นี่เมื่อปีที่แล้วค่ะ नाही मी मागच्या वर्षी एकदा आलो होतो नाही मी मागच्या वर्षी एकदा इथे आले होते แค่หนึ่งสัปดาห์เท่านั้นค่ะ पण फक्त एका आठवड्यासाठी पण फक्त एका आठवड्यासाठी คุณชอบที่นี่ไหมคะ आपल्याला इथे कसं वाटलं आपल्याला इथे कसं वाटलं คนที่นี่ใจดี ดิฉันชอบมากค่ะ खूप चांगलं लोक खूपच चांगले आहेत खूप चांगलं लोक खूपच चांगले आहेत และดิฉันก็ชอบทัศนียภาพด้วยค่ะ मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो คุณทำงานอะไรคะ आपला व्यवसाय काय आहे आपला व्यवसाय काय आहे ดิฉันเป็นนักแปล मी एक अनुवादक आहे मी एक अनुवादक आहे ดิฉันแปลหนังสือ मी पुस्तकांचा अनुवाद करतो मी पुस्तकांचा अनुवाद करते คุณมาที่นี่คนเดียวใช่ไหมคะ आपण इथे एकटेच आला आहात का आपण इथे एकटेच आहात का ไม่ใช่ สามีของดิฉันก็มาที่นี่ด้วยค่ะ नाही माझी पत्नी पण इथे आली आहे नाही माझे पती पण इथे आहेत และนั่นเป็นลูกทั้งสองคนของดิฉัน आणि ती माझी दोन मुलं आहेत आणि ती माझी दोन मुलं आहेत